आली तशी ती आदित्या आपल्या स्वतःच्या अनिर्वृतनेपणाची तिने शपथ घेतली लक्षात ठेवा किती प्रामाणिक असतात ते नेहमी काही जरी लोक दिसायला वाईट दिसले तरी प्रामाणिक असतात अविद्या जरी आवरण विक्षेप शक्तिमती असल्या कारणाने आपल्याला नसलेलं हे जगत दाखवते त्याबरोबर ती प्रामाणिक आता तिच्या प्रामाणिकपणावर तुमचा भरोसा म्हणून आपल्याला बघायला लागतं तर ती अनिर्वचनीपणाची शपथ घेऊन आपला स्वतःचा अभाव ती स्वतः साधून दाखवते सिद्ध करून दाखवते असं ज्ञानेश्वर महाराज ते स्पष्ट रीतीने सांगितलं आणि अविद्येने आपल्या अनुर्वाच्यपणाची दुसरी म्हणजे अनुर्वचनीयपणाची शपथ घेऊन हो. आपला अभाव आपणच साधला हो, आपण आपला स्वतःचा अभाव तिने सिद्ध केला युक्तीने अविद्येचा अभाव सिद्ध झाला हो. आता या उमित श्रुती व युक्ती ही करून अविद्येला असलेले अनिर्वाच्य पण घेऊन अविद्या असे शपथ घेऊन करून सांगते ज्ञानेश्वर महाराज म्हणले होते <clears throat> तैसे स्वप्न असत होईल विचाराचे नाम आहे पाहे ऐसिया परीची होय अनादी ऐसी किंवा अनादी म्हणते त्या पद्धतीने हे वर्णन सांगतो शपथ करून सांगते की मी अभाव रूप आहे शपथ घेऊन सांगते तुम्ही आभावर रूप आहे मला तसं भावावर मी तेल आहे मला तोप म्हणू नका याचा अभिप्राय सत आणि असत यावरून जी विलक्षण दुर्लक्ष बोलत होता की मला गाडी चालवत आहे त्याला काही लागत तर तो म्हणत होता मला घोड्यावर बसू नका मला बसता नाही चालवा चालवा तर चालवा गाडी त्याला काय करायचं ते सांगितलं तुझं ऐकत नाही त्याला काय करायचं असत आणि असत यहून जे विलक्षण त्यास अनिर्वचनीय म्हणजे नैजिका होता तो म्हणत होता अहो मी कधी इंजेक्शन दिलं नाही मला सांगू नका तर डॉक्टरला म्हणला हे बघ हे काय म्हणजे लोक लेजेल तर घ्यायला की त्याला काय बातमी लागते तो तोच काय तो तो बसला बसला आता काय करताय मरल्या त्याचं कारण नऊ सेकंद असंच घडत असतं तसं ते अयोध्या म्हणते शपथ सांगते मी नाही आहे मला तुझं अस्तित्व देऊ नका मी विद्यमान नाही अगदी शपथपूर्वक सांगते मी नाही नाही बोललो तू आहेस महाराज <laughs> शुक्तीची ठिकाणी प्रतिस्मरणाने रजत सत म्हणावे तर शुक्ती ज्ञानी करून ते बाधित होते असत म्हणावे तर धंदेमध्ये ते असत म्हणावं क्रांतिकारी प्रतीती होते सत म्हणावं तत्वज्ञानाने अधिष्ठान ज्ञानाने तिचा बाध होतो हो. म्हणून ते सत किंवा असत म्हणता येत नाही सत म्हणता येत नाही आपण ते म्हणता येत नाही म्हणजे मग मिळून म्हणावं सत असत ते ते एकमेकांच्या विरुद्ध <laughs> मारामारच्या विरुद्ध कसं एकत्र राहणार देवांगण म्हणजे शपथाला म्हणतो देवांगण म्हणजे शपथ म्हणजे विचार दृष्ट्या रजताचा शक्तीच्या ठिकाणी अभाव सिद्ध होतो विचाराला अभाव होतो असं सिद्ध होईल सत नाही असत नाही सदसत नाही म्हणजे ती नाही त्या विचारांतिकडे विचार रजतात अनिर्वचनी म्हणतात त्याला रजत प्रतिकाला पुरतं ज्याला अस्तित्व असल्यामुळे तेवढ्या पुरत त्याला अनिर्वचनी म्हणून सांगितलेलं आहे यावरून ही सिद्ध झाली की अनिर्वचनीय पदार्थ वस्तुत अभावरूप असतो म्हणजे अनिर्वचनीय पदार्थ दिसते काली जरी असला म्हणजे भ्रांती कालात अविद्येमुळे जरी भासला व भ्रांती कालात तो अत्यंत रूप झाला हा तसा निश्चय सर्वांचा होतो तरी सुद्धा भ्रांती कालात तो नाही हे यातलं आहे त्याप्रमाणे अविद्या सत म्हणावी तर ब्रह्मज्ञानी करून नाश पावते अविद्येला सत म्हणतायत नाही का ते ब्रह्मज्ञानाने त्याचा विनाश होतो व असंच म्हणावी तर जगदरूपी करून प्रतीत होतो असंच म्हणावं एवढं सगळं विश्व जगडंबर प्रतीत नाही ते कोणाचं काम आहे हा परिणाम कोणाचा तर अविद्येचा असतो सगळा परिणाम म्हणून असं काही नाही मग तुला असं काही म्हणता येत नाही सदस्य विरुद्ध म्हणून एकत्र राहत नाही सदस्य म्हणावी तर ते दोन विरुद्ध जमा एके ठिकाणी राहणार नाही कधी एकमेकात तोंड बघत नाही तर राहतायच राहतायच राहणं मुळीच शक्य नाही एकत्र म्हणून सर असं सदस्यता विरक्षण अनिर्वचनीय आहे म्हणून ती अनिर्वचनीय आणि ती आपल्या नावाने आपल्याला शपथ घेऊन सांगते की मी अनिर्वचनीय म्हणजे मी नाही अनिर्वचनीयाचा अर्थ शेवटी नाही असं कळला म्हणजे तिच्याबद्दल कोणत्याही रीतीने निश्चयात्मक वहन करता येत नाही ते अनिर्वाच्य पण आपल्याला आहे म्हणून अविद्या शपथ वाहून आपला अभाव आपल्या नावावरून आपण सिद्ध करून देतो आपल्या नावाने सिद्ध करून दाखवते आपली शपथ घेऊन सांगते मी अनिर्वचनीय आहे मला सत म्हणता येत नाही मला असत म्हणता येत नाही सदसत म्हणता येत नाही यावर विलक्षण आहे मी अनिर्वचनीय मी काय म्हणजे असं रूप आहे कारण अधिष्ठानाच्या ठिकाणी मी नव्हते नाही असणार नाही ती आधी विशेष आपली गोष्ट अशी आहे मी नव्हते यात काही नवल नाही नाही यातही नवल नाही असणार नाही आणि मुख्यतः ज्यावेळी तुला मी अज्ञान कालामध्ये भ्रांती कालामध्ये आहे असं वाटत होते वेळी मी नव्हते माझा अभाव होता असं ते आपण स्वतः नाही विरुद्ध पक्षाचे मत स्वीकारून त्याचे प्रश्नपूर्वक खंडन करतात हा विषय आता उद्या

खरोखर तुझ्या म्हणण्याप्रमाणे अर्थात एखाद्या ज्या कोणाचं असं म्हणणं असेल की अविद्या आहे तिला अस्तित्व आहे असे जे कोणी म्हणणारे असतील त्या म्हणणाऱ्यांचा पक्ष घेऊन महाराज म्हणतात खरोखरीच जर अविद्या ही असती तिला अस्तित्व असतं ती भावरूप असते तर ती विचाराला योग्यता नाही निर्धाराला का ती टिकत नाही वास्तविक ती जर खरोखर असेल तर ती निर्धारा पुढे सुद्धा पुढे सुद्धा ती टिकायला पाहिजे होती हो विचार करीत असताना ती विचारापुढे टिकत नाही असं दिसून येतं याचा अर्थच असा की ज्या अर्थी ती निर्धारापुढे टिकू शकत नाही निर्धारार्ध नाही त्या अर्थी वस्तुत ती नाही असा त्याचा अर्थ होतो ही गोष्ट दृष्टांतपूर्वक ज्ञानेश्वर मला सांगतो की जर खरोखरी असती तर ती निर्धारा पुढे का बरे टिकत नाही विचाराला ते विषय का होत नाही विचार करायला लागला असताना ती असायला पाहिजे होती पण असं घडत नाही कसं त्याचा प्रकारचा दृष्टांत देतात ज्यावेळी <clears throat> घटसंयोग आम्ही <clears throat> भूतलावर अर्थात घटसंयोग संबंधाने असतो त्यावेळी त्या भावरूप घटाच्या अस्तित्वामुळे संबंधामुळे <clears throat> भूमी ही घटयुक्त आहे अशी माणसाला प्रसिद्धी येते या ठिकाणी घडत आहे असा मनुष्य निर्धार करू शकतो इतकंच नव्हे तर तो भूमिभाग भूतलवत अं, घटवत भूतलम असा म्हणण्याला योग्य होतो घटवान हे भूतल आहे असं म्हणण्या इतपत मनुष्य निर्धार करण्या इतपत तो भूमिभाग जसा दिसतो तो आपल्या दृष्टीला गोचर होतो त्या पद्धतीने खरोखरी जर अयोग्य असतील तर तीही विचारापुढे टिकायला पाहिजे होती आपण तिच्याविषयी निर्धार करू शकलो पाहिजे पण आपण विचार करायला लागलो म्हणजे अविद्यात्म असा विचार स्थिती दिसून येते भोतलावर घट आहे आणि भूतलावर जर तो वस्तुस्थितीने घट असेल वास्तविक घट असेल खरा घट असेल तर तो निर्णय प्रकाशक सुद्धा दिसायला पाहिजे अंधारात आहे अंधारात मात्र भासतो प्रकाश प्रकाशाला की म्हणून भासत नाही याला काय अर्थ रोज जर वस्तुस्थितीने असेल तर तो अंधारातही भासला पाहिजे प्रकाशातही भासला पाहिजे एका परिणाम अंधारात भासला नाही तर थोडस समजू शकतो पण प्रकाशात निर्मळ स्वच्छ प्रकाशात तो आपल्याला दिसला पाहिजे त्यावेळी तो व्यवहाराला टिकला पाहिजे म्हणून तसं नाही हो आम्हाला अंधारात घर दिसतो पण या प्रकाश तो मात्र म्हणून दिसत नाही याचा अर्थ काय झाला याचा अर्थ तो मिथ्यास त्याप्रमाणे अविद्या आहे ती अज्ञान कालात भासते पण ज्ञान कालात विचारापुढे मात्र ती टिकत नाही निर्धार करायला लागल्यानंतर मात्र ते टिकत नाही असं जर कोणी अविद्येच्या बाबत म्हणे तर ते विचार त्याचा अर्थ ते आहे म्हणतात ते विचारापुढे टिकले पाहिजे घडत आहे पण निर्मळ प्रकाशात ते दिसला पाहिजे कोणत्याही रीतीने मनुष्य पाहू लागला तर त्याला तिथे भेट वस्तू स्थितीने असला तर ते दिसलाच पाहिजे दिसतोच कारण घटवत भूतलम असा व्यवहार होतो मनुष्य पाहतो त्यावेळी तो तेवढा भूमिभाग घटाने व्यापलेला दिसतो त्यावर तो घट असा व्यवहार अनेक जण करू शकतात कारण तो घट हा काही इतर अभ्यस्त पदार्थासारखा नाही तर उभय प्रत्यक्षांचा तो विषय असतो दोघे त्याच्याबाबत व्यवहार करतात निर्धार करतात तेवढा भूमिभाग घटाने युक्त असं दिसून येतं हा ज्याप्रमाणे वस्तुस्थितीने घडत असतो त्यावेळी तो निर्धाराला विषय होतो तेवढा भूमिभाग उपयुक्त असं जिथे नसतो अगदी त्याच पद्धतीने जर अयोग्य असती तर ते विचारापुढे पुढे टिकायला पाहिजे ज्या या अर्थी विचारा विचारापुढे टिकत नाही त्या अर्थिती ती नाही म्हणणं मिथ्या असं म्हणणं हे उचित होईल कारण ही अविद्या आहे असे जर तर विचारापुढे का टिकत नाही विचार करायला लागल्यानंतर पिकायला पाहिजे ते घटाच्या अभावाने जमीन कोठे घटाभावयुक्त दिसते का अविद्या म्हणून काही एक पद पदार्थ आहे ती पूर्ववादाची मताप्रमाणे जर मानली तर मग ती निर्धारात का टिकत नाही सांगा पुढे ती आहे तर मग तो स्वच्छ प्रकाशात जिथे आहे तिथे दिसायला पाहिजे पूर्ण म्हणजे अंधारात दिसतो पण प्रकाशात दिसत तशी अंधारात भासते म्हणजे अविद्या काळामध्ये अज्ञान काळामध्ये त्या जगताची प्रतीती येते प्रपंचाची प्रतीती येते त्या काळात अविद्या आहे काळ ज्यावेळी होतो विचार काळामध्ये मात्र ती नाही त्याचा अर्थ काय की नाही त्याचा अर्थ होतो दिसायला पाहिजे घट नसतो त्यावेळी घटा भावाने असं कळायला पाहिजे म्हणजे घट असल्यावर आहे असं दिसतो नाही तेव्हा नाही असं दिसतो असा निर्धार होतो की नाही असतो त्यावेळी जसा घटाचा निर्धार होतो त्याप्रमाणे अविद्या असते तर तिचा निर्धार व्हायला पाहिजे जो पदार्थ निर्धारापुढे टिकत नाही त्याला अस्तित्व असते ते घटभावे आणि घटाभावे दोन्ही पाठ आहेत त्याबाबत दादा विचारले केले जातात रज्जूचे ठिकाणी भासमान जो सर्प तो विचारापुढे टिकत नाही म्हणून त्याला अस्तित्व नाही म्हणून आम्ही म्हणतो की त्याला अस्तित्व नाही अज्ञान कालामध्ये रज्जूवर सर्प भासतो जोरीचा विचार करायला लागला की म्हणून भासत नाही अंधारात घट भासतो एरी रामाला भासत नाही म्हणून तो नाही म्हणा इतका आहे त्या अशा त्या अभिद्येचा आत्म्याशी संबंध आहे असे म्हणणेही बरोबर नाही शिवाय असे पहा की घटाच्या अभावाने भूमिकही कधी चिन्हित दिसते का घटाभाव आहे घटाभावाने युक्त भूमी आहे याबाबत कधी आपल्याला काही त्याच्याबाबत वेगळं चिन्ह काही दिसतं का लक्षण काही नाही घर एवढंच दिसतं आपल्याला आता म्हणताना असं म्हटलं जातं मात्र घटाभाव विशिष्ट भूमी असं म्हटलं जातं म्हणायला काही बिघडत नाही घटाभाव विशिष्ट पृथ्वीला आणि पृथ्वीचा घटाभावाशी विशेषणचा संबंध आहे असं ते स्पष्ट रीतीने होने की चिन्हित आहे अंकित आहे त्या लक्षणाने युक्त आहे असं जरी आपल्याला दिसतं का तर घटाभावाच्या लक्षणाने युक्त असेल तर काही कारण नाही दिसणारच असा पाठ घेतला तर घटभावाने भूमी ज्याप्रमाणे घटयुक्त दिसते त्याप्रमाणे अविद्यायुक्त आत्म्याची प्रतिती झाली घटयुक्त गोळीची प्रतिती येते त्याप्रमाणे अविद्यायुक्त आत्म्याची प्रतिती यायला पाहिजे घटाभावाने युक्त अशी कधी पृथ्वी दिसते का दिसत नाही ते नाही तर ते घटाभाव आणि तदयुक्त पृथ्वी आहे असं दिसायचं काही कारणही पडत नाही असं दोन पाठाच्या दृष्टीने दोन अर्थ होता या दोन पाठामध्ये घटाभावी असा पाठ आम्हाला चांगला वाटतो हिटाळू ओवी ओवीमध्ये त्या अविद्येच्या प्रकरणाचा उपक्रम असा आहे की आत्म्याच्या ठिकाणी अविद्या आहे ठिकाणा शब्द करतो आत्म्यात यावरून संयुक्त अविद्या आहे विद्या ठिकाणी नाही अशा रीतीने खंडन करण्यास आरंभ केला तो त्रेचाळीसावी ओवीपर्यंत खंडन केले त्यावरून असे दिसते की अविद्या निर्धारापुढे टिकत नाही म्हणून ती अभावरूप आहे तेव्हा अविद्येने युक्त आत्मा आहे हे म्हणणे बरोबर नाही असे सिद्ध केले म्हणजे त्याला दृष्टांत म्हणून या ओळीचा उत्तरार्थ केला तर घटाभावी हा पाठ चांगला आहे घटभावी त्या पाठाने कोणाचे समाधान होत असेल तर तो पाठ चुकीचा आहे असे म्हणण्याचा आमचा आग्रह नाही अविद्या माझी आत्मा ऐशी नवे प्रमा सूर्या अंगी समा गया मला म्हणतात दुसरं दृष्टांत देतात सूर्य उदयाला येण्यापूर्वी तो म्हणायला लागला की मी उदयाला येतो पण बघा म्हणजे थोडस बाहेर जाऊन बघूया की अंधार झाला गेलाय का अगोदर तो अंधार नाहीसा झाल्यानंतर मग मी येतो किंवा अगोदर मी अविद्या निवृत्त करतो मी अंधार निवृत्त करतो आणि मग मी उदयाला येतो असं जर सूर्य म्हणे हे करेल हे जितकं हास्यास्पद आहे त्याच पद्धतीने मला सांगतात की अगोदर आत्मा हा अविद्येचा पूर्ण विनाश करतो अविद्या निवृत्त करून अविद्येचा नाश झाल्यानंतर अविद्या समोर पार अगदी थंबोत काळ तिचा लेश सुद्धा माझे शिल्लक राहिलेला असं ज्यावेळी घडेल त्यावेळी मग आत्मा आपल्या स्वरूपाने विराजमान होतो प्रकट होतो अभिव्यक्त होतो उदयास येतो असं जर कोणी म्हणे आत्मतत्व वाहन पुरुष ही गोष्ट मान्य करणार नाही ते म्हणतील अरे हे बोलणं सगळं अज्ञानी पुरुषाचं बोलणं हे हास्यास्पद आहे कारण सूर्याच्या बाबतीत हे बोलणं कसं आहे की ज्या सूर्याला अंधार म्हणजे काय त्याच्या जागृतेत तर सोडून द्या पण त्याच्या स्वप्नात सुद्धा त्याला अंधार म्हणजे काय माहिती नाही तुम्ही जर भेटून विचारून या की हे सूर्या तुला अंधार म्हणजे काय असं तुला माहित आहे का तो म्हणतो अंधाराचं मला स्वप्न सुद्धा कधी कधी पडत नाही ज्या सूर्याला जो अंधार स्वप्नातही कधी दिसला नाही माहित नाही त्या सूर्याला तो अंधार निवृत्त केल्यानंतर मग मी उद्या आले येतो असं म्हणणं किंवा तो म्हणतो असं म्हणणं हे इतकं चुकीच आहे आणि त्याच पद्धतीने अंधार निवृत्त झाल्या विना तो पार नाहीसा झाल्याशिवाय मी येणार नाही तो होऊ दे म्हणून मी येतो असं सूर्य ज्याप्रमाणे कधीही म्हणत नाही मग माझ्या प्रकाशाने मी प्रकाशित होतो असं जसं तो म्हणत नाही अगदी त्याच पद्धतीने का म्हणत नाही असं त्याचं कारण तो सदा सर्वदा प्रकाशमान आहे जो सदा सर्वदा प्रकाशमान आहे ज्याला अंधाराचं कधीच दर्शन घडलं नाही अंधार ज्याच्या समोरच कधी येऊ शकत नाही आणि त्याच पद्धतीने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी अज्ञान येऊच शकत नाही आत्म्याला सांगितलं थोडस आत्म्याच्या समोर जाऊन हे बघू त्याच्या समोर मला पाठवू नका मी आत्म्याच्या समोर कधी येणार आत्म्याच्या समोर ज्या अज्ञान हे कधी येणंच शक्य नाही त्याप्रमाणे सूर्याच्या समोर कधी अंधकार येणं शक्य मग सूर्याच्या समोर जर अंधार कधी येणंच शक्य नाही तर तो त्याचा नाश करतो म्हणणं कितपत योग्य ठरेल त्या पद्धतीने आत्मस्वरूपाच्या समोर जर अज्ञानच कधी यायला तयार नाही ते उभे पुढे उभे टाकावयास तयार नाही ते <laughs> पुढे उभे टाकावयास तयार नाही मग असं जर आहे तर तो अगोदर अविद्येचा नाश करतो ती समूह निवृत्त करतो व आपल्या स्वतःच्या प्रकाशाने विराजमान होतो असं म्हणणं हे कितपत योग्य ठरेल तर हेही योग्य ठरणार नाही तेही चुकीचंच आहे कारण आत्मा सुद्धा स्वतः खास ज्ञानस्वरूप आहे जसा सूर्य प्रकाश रूप आहे तेजस्वरूप आहे आणि त्याच पद्धतीने आत्मा सुद्धा स्वतः आणि प्रकाशमान असल्या कारणाने केवळ सदाचा प्रकाशमान असल्या कारणाने ज्ञानस्वरूप द्रव्यमात्र असल्या कारणाने स्वयंप्रकाश किंवा असल्या कारणाने सर्व प्रमाण अविषयभूत अर्थात स्वयंप्रकाश असा असल्यामुळे त्याच्याही पुढे अविद्या जात नाही आणि अविद्या जात नाही म्हणूनच अविद्येच्या विनाशाचा प्रश्न उद्भवत नाही अविद्या ही स्वतः सत्ता स्फूर्ती विहीन आहे कोणताही जड पदार्थ स्वतः सत्ता स्फूर्ती विहीन असल्या कारणाने त्याला प्रकाशित होण्याकरता त्याला हालचाल करण्याकरता बारीक सारीक क्रिया करण्याकरता सुद्धा चेतना अधिष्ठानाची गरज असते कुठलाही जड पदार्थ स्वयं तो कधी चालतो असं तुम्हाला जगात कधी दिसणार नाही व्यवहारातही दिसणार नाही परमार्थातही कधी दिसणार आता स्वयंचलित यंत्र निघालेली आहे पण त्या स्वयंचलित यंत्रांची स्थिती अशी दिसून येते की त्यांना सुद्धा प्राथमिक गती देणारा कोणीतरी चेतन लागतो कारणाने काही प्रतिबंधाने जर ती यंत्रसामुग्री थांबली तर तिला दुरुस्त करण्याकरता व पुन्हा हे गती देण्यासाठी पुन्हा पेटलच लागतो त्याशिवाय ती यंत्रही स्वयंचलित म्हटली तरी स्वतः चालत नाही त्याला कुणीतरी चालविता धनी वेगळा लागतो आणि तो चेतन लागतो असं अनेक विचाराने आपल्याला सिद्ध करता येईल तोच आपल्याला तेवढा एवढाच विचार त्यातून घ्यायचा आहे की चेतना अधिष्ठाना विना जड स्वतः स्फूर्ती प्रथा सत्ता विहीन असल्यामुळे कधी ना कधीतरी त्याला चैतन्याची गरज आहे त्याच्याशिवाय तो कधी कार्यप्रमण झालेला कधी काही बारीक सारीक हालचाल करीत असलेला किंवा आणखीन काही कार्य करीत असलेला असं तुम्हाला कधी दिसणार त्याला कुठे ना कुठेतरी चैतन्याची आवश्यकता आहे चैतन्याच्या सत्तेने तो सत्तामान होतो चैतन्याच्या प्रकाशाने तो प्रकाशित होतो असंच आपल्याला व्यवहारातही हे आढळत येत यावरून अविद्या ही स्वतः जड असल्यामुळे ती स्वतः स्वतः कधीही सिद्ध होऊ शकत नाही ती स्वतः सत्ता ही नाही ती स्फूर्ती ही नाही अशी असल्या कारणाने तिला कोणाचा तरी आश्रय लागतो कोणातरी चेतनाचा आश्रय लागतो म्हणूनच अविद्येला पहिल्यांदा अधिष्ठानाची गरज आहे चेतनाधिष्ठानाची गरज आहे ती आणि जो चेतनाधिष्ठान असेल ज्या चैतन्याच्या आश्रयावरती राहते त्या चैतन्याला ते आच्छादित करते त्याची सत्ता स्वतः घेते किंबहुना अहमज्ञा या रूपाने जीव त्या अविद्येची कल्पना करतो अविद्येचा अंगीकार करतो तिला आश्रय देतो इतकं नव्हे तर ती खरोखरी भावरूप सुद्धा नाही तिला अस्तित्व सुद्धा नाही म्हणजे जी अस्तित्वात नाही मुळात जी भावरूपाने कधीही असणं शक्य नाही जिला स्वतःचा कोणत्याही प्रकारे प्रकाश नाही अशी ती जड असलेली तिला हा जीव पहिल्यांदा आश्रय होतो आणि आश्रय अहम आज्ञा असा असा व्यवहार करतो आणि अहम आज्ञा असा विचार करतो आणि तो जीवच अविद्या आहे म्हणतो अहम आज्ञा या रूपानं काय सांगतो मी नाही असं सांगून त्या अविद्येची सिद्धी करतो अस्तित्व सांगतो कोण सांगतो जीवच सांगतो तिला आश्रय कोण जीवच तिने आच्छादन कोणाला केलं जीवाला जीवाच्या आश्रयत राहते जीवाला आच्छादित करते त्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही आज्ञा म्हणून जीव त्याच्या अस्तित्व अविद्येच्या अस्तित्वच्या अस्तित्वाची सिद्धी करतो आणि कालांतराने जर एखादा जीव त्यातला शास्त्र श्रवण करून गुरुना शरण जाऊन त्यांनी साधना जर आत्मसाक्षात्कार संपन्न झाला तर कालांतरे तोच जीव अविद्या नाही म्हणतो अविद्या निवृत्त झाले म्हणतो आता अविद्या नावाचा पदार्थ नाही म्हणतो याचा अर्थ कसा की अविद्या असणं अविद्येची कल्पना करणं अविद्येला आश्रय देणं अहमाज्ञा म्हणून व्यवहार करून तिच्या अस्तित्वाचे सिद्ध करणं कालांतराने अविद्या निवृत्त झाली म्हणून सांगणं या सर्वच कल्पना जीवदृष्टीने आहेत असं आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला याबाबत फारशा शंका राहणार नाही म्हणून आत्मस्वरूपाच्या दृष्टीने व्यतिरेक दृष्टीने जर अविद्या नाहीच तर मग तिचा शब्द नाश करतो हे म्हणणं कितपत योग्य ठरेल तर ते योग्य ठरणार नाही हा त्यातला अभिप्राय आहे अविद्येचा नाश झाल्यावर आत्मप्राप्ती होते असे बुद्धीच वाटत नाही असं आम्हाला वाटत नाही असं बुद्धीला पटत नाही असं ज्ञान कधी मिळवणं शक्य नाही त्याचं कारण अविद्या अगोदर आत्म्यासमोरच येत नाही ही त्यातली मूळ वर्माची गोष्ट आहे अंदाज याप्रमाणे सूर्यासमोरच कधी उभा टाकत नाही त्याप्रमाणे आत्म्याच्या समोरच जर कधी अविद्या येत नाही तर तिचा नाश होतो आणि मग आत्मा अभिव्यक्त होतो किंवा नाश झाल्यावर तो प्रकट होतो हे म्हणणं योग्य नाही ज्याप्रमाणे समाधाना करून सूर्याची प्राप्ती करून घ्यावया की नाही त्याप्रमाणे त्याप्रमाणे त्याचं कारण सूर्य सदा प्रकाश रूप आहे तसा आत्मा सदा प्रकाश रूप आहे सदा ज्ञान रूप आहे शब्दाने अविद्येचा नाश केला तर मग आत्मा भेटतो असा जो विसावी मध्ये उपक्रम केला आहे त्याचे उत्तर सांगतात की अशा प्रकारचे ज्ञान आहे असे म्हटले तर असा अनुभव कुठेही नाही असा अनुभव कुठे नाही हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेल्या अविद्या अगोदर निवृत्त होते आणि मग आत्मा तो प्रकाशित होतो असं जर कोणी म्हणेल तर असा अनुभव कधी कुठे येत नाही कारण आत्म्याच्या ठिकाणी अविद्या नाही अविद्या अगोदर तिथे नाहीच आहे नाही आहे म्हणण्यापेक्षा सुद्धा अविद्येला तुम्ही विचारून बघा सांगा तिला का की थोडस आत्म्याच्या समोरच मग आपण विचार करू ते म्हणतो मी आत्म्याच्या समोर येते <laughs> आपल्याच्या ठिकाणी अविद्या नाही हे आताच वर सिद्ध केले आहे तो अभिप्राय मनामध्ये घेऊनच या ओळीच्या उत्तरार्थात दृष्टांत सांगतात की सूर्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अंधकार कधीही नाही कधीही नाही म्हणजे सूर्याच्या पुढे कधी अंधार उभा ठाकत नाही ठाकणं शक्य नाही त्यामुळे तो तिचा विनाश करतो व विनाश झाल्यानंतरच उदयाला येतो अभिव्यक्त होतो प्राप्त होतो हे म्हणणं जितकं चुकीचं आहे अगदी त्याच पद्धतीने आत्म्याच्या समोर जर अविद्या कधी उभे टाकायला तयार नाही तर मग तिचा विनाश झाल्यानंतर आत्मा अभिव्यक्त होतो प्रकाशित होतो भासतो हे म्हणणं त्याच मनाचं तेवढंच वेडेपणाचं आहे चुकीचं आहे त्याप्रमाणे आत्म्याचे ठिकाणी अविद्या कोणत्याही काली नाही श्लोक विद्या सतुकी अविद्या नाही अविद्या काळातही समूळ अविद्या नाही अजिबात ती नाही आता ही गोष्ट मिळाली की त्यावेळी आपल्याला कळत नाही पण जागरी होईल ठेवू की हे तर खरं ना त्या दृष्टीने महाराज बोलतायत की ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने आत्मदृष्टीने व्यतिरिक्त दृष्टीने अविद्या नाही ती आत्मसमोर आत्म्याच्या समोर कधी सिद्धच होत नाही तर मग तिचा विनाश करण्याचा प्रश्न उद्भवतो कुठे मग अविद्या जर नाही तर शब्द कशाचा नाश करणार शब्द नाश करतो म्हणजे कोणाचा असणाऱ्याचा ना नाही तर त्याचा काय नाश करणार पुन्हा पूर्वपक्षी याची शंका घेऊन समाधान सांगतात पुन्हा पूर्वपक्षी कडून शंका घेतो त्या पूर्वपक्षाची शंका घेऊन त्याचा म्हणजे अभ्युपेक्ष परिहार पूर्वज्ञानाची महाराज ही गोष्ट सांगतात पूर्वार्धाने शंका आहे व उत्तरार्धाने समाधान हे अविद्या तरी मायावी तो पूर्व पक्ष काय म्हणतो की अविद्येला आता असं म्हण अगदी तुम्ही जे तिला अत्यंत अभावरूपण नाही असं जे म्हणताय ना त्यापेक्षा मी तुम्हाला युक्ती सांगतो म्हणतो पक्ष विचार असतो <laughs> पक्ष म्हणजे तसं काही अगदीच बावळत असं समजायचं कारण नाही उलट काही पूर्वपक्षी असे असतात होती ते वक्त्याला बावळट करायचा प्रयत्न करतात <laughs> काय त्याला बावळटात टाकण्याचा प्रयत्न करतात गुरुगुरु करायला बघतात हा बरोबर तर त्याला सिद्धांत उत्तर देण्यामध्ये जर अनुभवनिष्ठ वस्तुनिष्ठ पुरुष असेल तर तो अनुभव पुरुष त्याचे उत्तर देतो ज्ञानेश्वर महाराज इथे पूर्वपक्ष कसा गमतीदार मांडतात तो बघा मी पूर्वपक्ष बोलतो काय बोलतो तो म्हणतो अजितीला मायेला तुम्ही जे अगदी नुकतं नाही असं जे म्हणताय त्यापेक्षा मी युक्ती सांगतो काय युक्ती तुझी माझी युक्ती अशी आहे म्हणाला अविद्या आहे ती मायावी आहे पण ती आपला मायावीपणा लपवतो ती कोणाला दिसू देत नाही तू निवृत्त व्हायला काय अर्थ आहे मायावी आहे आणि ती आपला मायावीपणा आपलं जे मायावी रूप आहे ते रूप ते दिसू देत नाही ती फक्त ते लपवून ठेवते यापेक्षा जास्त काय म्हणायचं कारण नाही मग अशी जर अविद्या असेल आणि फार कमी दिसतंय का ते आपलं जे अवि मायावी रूप आहे ते लपवते आणि विक्षेप रूपाने जगत दाखवते तुम्हाला जगताचा प्रतिभास करून देणं द्वैत प्रतिभास करून देणं व आपला मायावीपणा लपवणं एवढंच ते करते म्हणजे आहे तिचा विनाश करतो असं मी म्हणालो तर अगदीच अत्यंता भावरूप मानण्याऐवजी ते आहे मायावी आहे आपला मायावीपणा कोणाला कळू देत नाही आणि द्वैत प्रतिभास करवते करवते असं जर कोणी म्हणेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वा वा कसा छान बोलतोस तुझ्या बोलण्याने असं ठरलं की या माया नाही तुझ्या बोलण्याने असं ठरलं तर वाक्य म्हणायचं काय की तुझ्याच बोलण्याने असे ठरते की माया नाही जसा त्या ठकांचा अनुवाद दिलेला आहे एक वाघ म्हणजे तो त्या कोल्याला सांगतो वाघे उपदेशला कोला सुखे खाऊ द्यावे रे मला अरे कोल्या तो असा आहे तुझा देव नश्वर आहे कशाला तू चिंता करतोस कधीतरी तुझा देव जाणारच त्यापेक्षा मला सुखाने खाऊ दे म्हणजे बरोबर तो तो कोला हुशार तो म्हणतो वा वा वा छान देव नश्वर आहे ही गोष्ट तुझ्या मुखाने निवारा झाला चांगली गोष्ट आहे मला खाऊन तुझं पोट भरणार नाही कारण तुझं पोट एवढं मोठं आहे तू त्या माझ्या खाण्याने तुझ्या पोटाचा एक कोपरा सुद्धा भरणार नाही तर सगळी खळगी तर मुळीच भरणार नाही आणि शेवटी तुला उपवास करावा लागणारच त्यापेक्षा तुझा देव माझा जसा नश्वर आहे तुझाही देव नश्वर आहे मला खाऊन अर्ध पोटे राहून मरण्यापेक्षा काय तुझा देव नश्वर असल्या कारणाने पुरता उपवास राहूनच मरणार आता तो म्हणतो तुझ्या तोंडाने हा निवाडा झाल्या कारणाने मी तुला सांगतो गाठ पडली ठका ठका त्याचे वर्म जाणे तुका हे जसं घडा वाढली त्याच पद्धतीने ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात वा बा गुरु पक्षा तुझं म्हणणं अतिशय सुंदर आहे हो. काय की अविद्या मायावी आहे पण ती मायावीपणा लपवते व द्वैत प्रतिभा दाखवते हे तुझं म्हणणं म्हणजे अविद्या नाही असं म्हटल्यासारखं आता आम्हाला वेगळं काही सांगायचं कारण नाही असं ज्ञानेश्वर महाराज शेवटी म्हणतात कारण ही अविद्या नाही ती मायावी आहे आमचं मत आहे नाही तो तो मायावी आहे पण मायावी पण लपवते म्हणजे काय की मूळ जे लोक आहेत आत्मसत्व स्वरूपाला जे जाणत नाही अशा अज्ञानी लोकांना ती आणि सत्यत्व दाखवते स्वतःच्या विषयी स्वतःच्या ठिकाणी हा संपूर्ण एवढा विश्व पसारा दाखवते आणि संपूर्ण जगत प्रतिभास दाखवून म्हणजे द्वैत प्रतिभास दाखवून आपल्या स्वरूपाने आहे आणि ती मग या शब्दाने निवृत्त होते असं त्याला पुढे म्हणायचं आहे उलटा म्हणण्यापूर्वीच ज्ञानेश्वर महाराज त्याला विचारतात त्याने तू तो म्हणतोस ना की या विश्वाची प्रतिती दाखवते आणि स्वतःचा मायावीपणा लपवते तुझ्या या म्हणण्याचाच अर्थ असा दिसून येतो की तत्व विज्ञान नाही ते तुझ्याच म्हणण्यानं सिद्ध झाले ती वस्तू जर भावरूप असती तर मग ते ठीक होत पण ती वस्तू स्वतः भावरूप नसल्या कारणाने तुझ्या म्हणण्याने ही गोष्ट सिद्ध होते की त्या अभावरूप आहे ही अविद्या मायावी आहे परंतु आपला मायावीपणा ही ती आपला जो मायावीपणा आहे तो थोडा ती लपवत असे आमचे म्हणे असं आमचं म्हणणं आहे असं पूर्व पक्षी म्हणे त्याचं उत्तर देतात मला महाराज तर तुमच्या म्हणण्याने तिचा अभाव सिद्ध झाला एकाच वाक्यात उत्तर दिलं वा छान बरोबर बोलता तुमच्याच म्हणण्याने तिचा अभाव सिद्ध झाला ना कसा त्याचा खुलासा देतात अविद्याच नाही तर मग शब्द तरी नाही भावरूप एक वस्तू असती तिला जर वस्तू म्हणून अस्तित्व असतं तर तिचा विनाश झाला असता इत्यादी वर सिद्ध केले पाहिजे यावर पूर्व पक्षी म्हणतो की ही अविद्या मायावी असून ती आपला मायावीपणा लपवून सत्याप्रमाणे वागते ती मायावीपणा लपवते आणि द्वैत प्रतिभाग दाखवते खऱ्या सारखं ती दिसते त्याला उत्तर देतात महाराज वा छान बोलतोस तुला माहित नाही काय माहित नाही अरे आपण लपणं आपला मायावीपणा लपवणं आणि विपरीत अन्यथा भान करून देणं विपरीत द्वैत प्रतिभास करून देणं हे तर मायेचं स्वरूप आहे आमच्या मतानं हे तर मायेचं कार्य माया माया म्हणून म्हणून काय असते अजून की जी आपला मायावीपणा लपवते व विपरीत द्वैत प्रतिभास करविते द्वैत दाखवते तीच तर माया माया म्हणून काही वेगळा पदार्थ आणि तुझ्या म्हणण्यानं कसं सिद्ध होत माही हे तू आम्हाला उलट चांगलं लक्षण सांगतोयस ही माया आहे अविद्या आहे ते आपला मायावीपणा लपवते आणि द्वैत प्रतिभास करते करविते त्याचा अर्थ कसा अन्यथा भान करून देणं मूळ स्वरूपाला लपवणं म्हणजे तिच्या आपल्या स्वतःला लपवणं आमच्या मताने विशेष स्वरूपाला लपवणं की मोहनात तिचा हा खेळ त्याच्याशिवाय चालतच तेव्हा आपल्या स्वतःच्या मायाविपणाला लपवणं आणि विपरीत प्रत्यय आणून देणं हे तर आम्ही मायेच मुख्य कार्य समजतो हे तर तिचं स्वरूप समजतो आणि तुला सांगायचं ठरलं तर माया मायावीपणा लपवून द्वैत प्रतिभास कधी करते ज्यावेळी विचाराचा अभाव असतो अविचारी लोक असतात तेव्हा हे सगळं करते विचाराभाव जीवन हा विचाराचा अभाव हे तर अविद्येचं जीवन आहे विचाराच्या अभावावर ते जडते जोपर्यंत विचार मनुष्य करीत नाही तोपर्यंत ती राहते अविचारी लोकांमध्ये ती राहते अविचारी लोकांमध्ये अन्यता भान करून देते विपरीत भान करून देते ती आपल्या स्वरूपाने राहते विचार काली ती मुळी टिकत विचार करू लागल्यानंतर तिचं अस्तित्व सिद्ध होत नाही अज्ञान काली विचाराच्या अभावाखाली राहते द्वैत प्रतिभा दाखवते याचा अर्थच असा की ती आपल्या स्वरूपाने तिथे आहे असं तू तुम्हाला सांगतोयस आणि तिच्या स्वरूपाने ती आहे याचा अर्थ असा होतो की ती नाही त्या काला अज्ञान कालामध्ये अज्ञानी लोकांना आपला स्वतःचा मायावीपणा लपून द्वैत प्रतिभास करणं हे तिचं स्वरूप असल्या कारणाने असं जी करते तिलाच आम्ही अनिर्वचनीय म्हणतो तिलाच आम्ही मिथ्या म्हणतो आणि असा जो मिथ्या पदार्थ असतो यात मिथ्या भासमान मिथ्या असतो भासमान असतो तर असत तो पदार्थ स्वरूपाने असत असतो तो कसा असतो हे आम्ही आम्ही एक वार तुला सांगितलंय आत्ताही तू लक्षात ठेव तुझ्या बोलण्याने कसं ठरतं की माया नाही अविद्या नाही सिद्धांती हे मायेचा अत्यंत अभाव म्हणतात हे ते बरोबर नाही सिद्धांती जे अगदी निष्ठून अविद्या नाहीत असं म्हणतात तसं म्हणून आहे अविद्या आहे पण ती मायावीपणा लपवून द्वैत प्रतिभास करविते असं म्हणा ते सांगतात बरोबर आहे तुझं म्हणणं बरोबर तुझ्या या म्हणण्यानं कसं कळतं की तिचं स्वरूप सांगून तू की अभाव रुपये असं सांगितल्यासारखं झालं ते बरोबर नाही अशी शंका झाली असं बरोबर मनात जर कोणाच्या आलं तर तर सिद्धांती सांगतात आता सिद्धांती सांगतात की असं तुझं जे म्हणणं ते बरोबर की ह्या माय ह्या म्हणण्याने म्हणजे अविद्या मायावी आहे अविद्या मायावी आहे या एका शब्दानेच वाक्यानेच या म्हणण्याने तिचा अभाव सिद्ध होत तिचा अभाव सिद्ध होतो मायावी पदार्थाचा वस्तुत अत्यंत अभाव कसा असतो आता मायावी पदार्थ असतो तो स्वरूपाने नसतोच हे आम्ही तुला मागे पुष्कळ वेळा सांगितलेलं आहे हे मागे बरेच वेळा सांगितले आहे विसाव्या ओवीत केलेल्या पूर्व पक्षाचे समाधान करून त्या प्रकरणाचा या ओवीत उपसंहार करीता असतो बहुता आयती अविद्या नाही अपैती आता बोलू हात वसी कवणावरी मला म्हणतात ऐसी बहुता अविद्या नाही अपैसी अविद्या अपैसी नाही ऐसे बहु ऐसे बहुता अनेक प्रकाराने अनेक युक्तीने आम्ही येतोबत अविद्या सहजच कशी नाही स्वभावाने तिचा कसा अभाव आहे ती अत्यंत अभाव रूपच कशी आहे असंच कशी आहे हे आम्ही तुम्हाला सांगितले एक ना अनेक तऱ्हेने ही गोष्ट प्रतिपादन केली आहे आता असं झाल्यानंतर म्हणजे अनंत प्रकाराने अविद्या नाही तिचा अभाव आहे ही गोष्ट सिद्ध केल्यानंतर ती अविद्यमान आहे अनेक तऱ्हेने म्हणण्याचं कारण त्या विद्येला पुसलं प्रत्यक्ष बोलून की बाई तू कशी आहेस तू भावरूप वस्तू आहेस का अहो मी स्वतः अविद्यमान आहे मला अस्तित्व नाही मी विद्यमान नाही म्हणूनच तर मला अविद्या म्हणतात आता तुम्हाला मी काय सांगावं असं ते आपल्याला उत्तर देते तिच्या अनिर्वचनीय स्वरूपाचा विचार केला तसं असं विलक्षण आहे असं दिसून येत अशा अनेक तऱ्हेने तुला असं पटवून दिलंय की ती अभाव रूपायची नाही आणि असं असताना अविद्या निवृत्तीसाठी शब्द प्रवृत्त झालेला आहे असं जर तुमचं म्हणणं असेल तर आम्ही आपल्याला असं विचारतो की जी नाही तिच्यावर आता हा शब्द आपले हात उगारणार म्हणजे काय करणार कोणावर उगारणार तो ज्याच्यावर हा शब्द आपले हात उगारणार हात उचलणार ते अविद्यात्मक स्वभावाने नसल्या कारणाने या शब्दाच्या ठिकाणी जरी नाश करण्याचं विस्मरण नाश करण्याचं निवृत्त करून ज्ञान स्मरण करून देण्याचं सामर्थ्य आहे त्याप्रमाणे अविद्या निवृत्तीचं सामर्थ्य असं जरी तू म्हणायला लागलास तरी सुद्धा शब्द कौशल्य शब्दाचं चातुर्य शब्दाची शक्ती या अविद्ये पुढे चालत नाही त्याचं कारण ते स्वरूपाने नाही अगदी तर तुझ्या या शब्दाने निवृत्त केला असता हे म्हटलं असतं पण जर अविद्या नाही तर मग हा शब्द आपले हात उगारणार ते कोणावर उगारणार बहुत प्रकारे विचार केला परंतु अविद्या सहजच नाही असे ते सहजच नाही स्वभावतात असं दिसून येत मग शब्दाने कोणावर हात उचलावयाचा नाता शब्दाने हात उचलावयाचा व निवृत्त करायचं म्हणजे कोणाला निवृत्त करायचं ती तर स्वरूपाने नाही जिला निवृत्त करायचं ती अनेक प्रकारे करून अविद्येविषयी विचार केला असता अविद्या पूर्वे करून नाही असे सहज सिद्ध होते आणि असे सिद्ध झाल्यानंतर लोक नाश करण्याकरिता शब्द कोणावर हात उगादी कारण नाश करण्यापुरती अविद्या म्हणून काही पदार्थ असता तर शब्दाचा उपयोग झाला तर मात्र काही शब्दाचा उपयोग झाला ती अविद्या जर नाही तर अर्थात शब्दाचाही काही उपयोग नाही अविद्या नाही म्हणून शब्दाच्या आणि अविद्या निवृत्तीच्या बाबतीत काही उपयोग उपयुक्तता त्याची त्यात काही अजिबात संभवत नाही याला तीन ओव्यांनी दृष्टांत सांगतात आता एक वेद ज्ञानेश्वर महाराजांनी अविद्या कशी नाही हे एकामेक परीने स्पष्टरीतीने दृष्टांतपूर्वक सांगितलेला इतकं सांगून झाल्यानंतर जर कोणाचा असा आग्रह असेल की अविद्या आहे ती भावरूप आहे व तिचा नाश केला पाहिजे काय अविद्या आहे ती भावरूप आहे व तिचा नाश केला पाहिजे असं एवढं सांगूनही जर कोणाचं म्हणणं असेल कोणाचा आग्रह असेलच कारण एखाद्याने एखादा पक्ष स्वीकारलेला असला त्याने अभिनवी ठिकाणी त्याचा धारण केला म्हणजे तो पक्ष मनुष्य सोडित नाही कारण तो त्याच्या मग प्रतिष्ठेचा प्रश्न होऊन बसतो शेवटी <laughs> त्याचा तो प्रतिष्ठेचा प्रश्न होऊन बसतो मग कोणाचा कोणता विषय प्रतिष्ठेचा विषय होऊन बसतो हे नक्की सांगता येत अगदी क्षुद्र गोष्टी सुद्धा मनुष्याच्या वेळी प्रसंगी प्रतिष्ठेचा विषय होऊन बसतात आणि लोक त्याचे लोटांगण घालतात बुवा आता अगदी काय स्पष्ट बोलायचं नाही कारण एक त्याचं ठिकाण नाही म्हणून लोक तेथे लोटांगण घालतात तेव्हा यांचं जे प्रतिष्ठेचं स्वरूप आहे ते कुठे गेलेलं असतं ते सांगता येत नाही आणि नेमकी जिथे त्याची कल्याणाची वेळ असते तिथे त्याची प्रतिष्ठा उभी राहते परमार्थात तर नक्की असा आता व्यवहारातलं गोष्ट आपल्या जे सांगायचे नाही पण परमार्थात तरी खरोखरीच अशी गोष्ट होऊन असते की नको तिथे मनुष्याचा अहंकार जागा होतो आणि नको तिथे माणूस अगदी गोगल सारखा होतो बघा आहे त्याचा त्याला विचार राहत नाही काही राहत नाही वास्तविक आपल्या संतांच्या साधूंच्या समोर माणसांनी नतमस्तक असावं त्यांना विलीन असावं त्यांच्या सांगाव्याप्रमाणे माणसांनी वर्तन करावं पण तिथे अगदी मान ताट म्हणतो माझा अपमान झाला असं कसं बोलले मला मला हे बोलायला नको होतं समाजात पुन्हा त्यात काय एकांतात मला बोलते तर ती गोष्ट निराळी होती आणि इकडे समोर आपली पत्नी आपल्याला शेकडो शिवाय देते समाजात नवीन दुकानात ही मला कसला पोशाख समजतो हे जर तुम्हाला कळत नाही तर तुम्हाला कोणत्या मूर्खाने ए पदवी दिली असं ती विचारते खरा सवाल आणि दुकानात भर बाजारात तिला एमएडी करून टाकते ती त्याला एमएडी करून टाकते तिथे त्याचा अंधारा जागा होत नाही काय जगात चाललंय करा असं त्याच्यासाठी मी आपल्याला सांगितलं नको तिथे मनुष्याचा आग्रह राहतो आता इतकं सांगून झाल्यानंतर आपला आग्रह सोडायला पाहिजे पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इतकं सांगून अगदी मराठीने सांगून सवरून त्याला अनेक युक्तीने पटवून देऊन त्याला हे पटलं नाही तरी सुद्धा त्याचा आग्रह असा शेवटी की ज्या आहे ती भावरूप आहे व तिचा नाश केला पाहिजे इतकं असेल तर त्याची अवस्था कशी होते इतका आग्रह ठेवणारा माणूस म्हणजे किती हास्यास्पद आहे उपहासास्पद आहे हे काव्यमय भाषेत अतिशय सुंदर रीतीने दृष्टांतपूर्वक आता ज्ञानेश्वर महाराज सांग साहुलियेचे साबळी हृदया होय आदळी की हलेली अंतराळे ठोठावे हातून हे बघा तुमचं करणं असं होणार आहे करा आमचं काय म्हणणं नाही आम्ही ज्ञान आपण प्रवृत्त खुशाळवा पण ते तुम्ही प्रवृत्त होणं हे यासारखं आहे कशा एक माणूस सावलीवर प्रहार करायला गेला मोठी अशी पहार घेऊन प्रहार करायला प्रवृत्त झाला आणि तो तो सावलीवर त्याने प्रहार केला महाराज म्हणतात किती मोठा पहारीने प्रहार केला तरी सुद्धा त्या सावलीला काहीही न लागता तो प्रहार होतो तो भूमीवरच प्रहार होतो त्याशिवाय ही गोष्ट कधीही शक्य नाही म्हणजे कधीही शक्य नाही या वेगळं काही घडणार नाही एवढंच घडेल ज्ञानेश्वर महाराजांनी नामाविना भगवन नामाविना सात्विक श्रद्धा नसताना जर कोणी कर्म इत्यादी करीत तर ते सर्व त्या सर्व कसे व्यर्थ होतात हे सांगते वेळी सतराव्या अध्यायात असं स्पष्ट म्हटलेलं आहे ना तरी जैसे चढकणा गगना आणि दले अर्जुना तैसा समारंभ सुना गेला तिथो महाराज म्हणतात एकाने हात उगारून एक शास्त्रीय आकाशाला चपराक दिली अशी चपराक भडकवली श्रीलोकात कोणाच्या आकाशाच्या मला म्हणतात ते ठीक आहे आकाशाला चापून मारली चांगली गोष्ट आहे काय रत्नी आहे काय हो, ते ठीक आहे तिथे असते तरी म्हणून तिथे आकाश नाही आहे आकाशाला जर कुणाशी चपराक मारी तर ती ज्याप्रमाणे व्यर्थ होते त्याप्रमाणे आपण केलेला कर्माचा समारंभ केलेला प्रयत्न फलदृष्टीने शून्य स्वरूपच झाला असं तू समज असं महाराजांनी स्पष्ट म्हटलेलं आहे म्हणजे मारणाऱ्याच्या हाताला हिसका हिसका बसून तो त्याचा हात छोटा होणं या व्यतिरिक्त त्याच्या पदरी दुसरा काही लाभ होत नाही असं जसं घडावं तसं तुम्ही अविद्या निवृत्तीला प्रवृत्त झाल्यानंतर घडणार आहे असं माऊली म्हणतात कसं उत्कृष्ट बोलण्याचं बघा भाषा साहित्यिकांची अतिशय गोड चांगली काव्यमय भाषा आहे आणि सांगतायत मात्र त्याची फजिती त्याचा उपा बहारीने मारावास केली तर भुईला खळगी पडेल खळगी पडेल ते भुईलाच पडेल म्हणजे भुईला भोळ मूळ शब्दावर त्या लक्षात यायचं आकाशाला त्याला हाताने चपरात दिली हे मोठी अशी चपरात दिली म्हणजे दिली तर दिली त्याचा परिणाम काय त्याचा परिणाम आकाशाला काही लागणार नाही कारण आकाश म्हणजे पोकळी असल्यामुळे त्याला मार लागणार नाही तुझ्या हाताला इसका बसेल तुझा हात छोटा होईल त्याला तुझं तू बघा आता बाकी तर हातच उकडे हात म्हणून लिहिले आम्ही म्हणतो इसका बसेल ती लोकांनी हे छोटा म्हणतो हे छोटा बिटा काही उकडे कधी फार तेवढ लावून टाकला नाही त्याचा त्यापूर्वी ज्याप्रमाणे सावली किंवा आणि आकाश हे पदार्थ मारण्याला योग्य नाही हे अनुभव सिद्ध आहे त्याप्रमाणे शब्दाने अविद्येचा नाश करावा अशी अविद्या नाही अशी अविद्या तिला अस्तित्व नाही का मानाचं हे सांगण्यामध्ये ग्रंथकाराचा अभिप्राय आहे हे कायम ज्ञानात की ग्रंथकारांचं ज्ञानेश्वर महाराजांचा अभिप्राय मुख्य असा आहे की अविद्या नाही आहे तिला नाश करण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ आहे हेच महाराजांना सांगायचं प्रयत्नाच्या व्यर्थतेपेक्षाही अविद्या नाही ही गोष्ट आपल्या लक्षी यावी असा महाराजांचा उद्देश आहे का पाणी किंवा प्रयत्नांच्या व्यर्थत्वाचे हे सर्व दृष्टांत हास्यास्पद असलेली ही क्रिया सांगून ज्ञानेश्वर महाराजांनी एवढंच सांगायचं की अविद्या नाही मृगजळाचा पाणी गगनाचा आलिंगनी ना चुंबनी प्रतिबिंबाचा आता मला सांगतात हे करणं कशासारखा आहे आता एक दृष्टांताची माळच्या माळ महाराजांनी समोर ठेवल्या आणि ती माळच्या माळ ठेवून आपल्याला एकच सिद्धांत महाराज सांगतायत की हे करणं तुमचं किती हास्यास्पद आहे या पुढील दृष्टांतातल्या वागण्यासारखा आहे इतकं ते उपहासास्पद आहे हास्यास्पद आहे असं ते सांगतात कसं पहिली गोष्ट तुम्हाला ताण लागले ना म्हणून हो, तुम्ही आता असं करा त्या निवृत्तीसाठी तुम्ही मृगजळ पिण्याचा प्रयत्न करा मृगजळ पिण्याचा प्रयत्न जितका निरर्थक तितकाच हा प्रयत्न निरर्थक आहे किंवा गगनाला आलिंगन द्या मानवाला आलिंगन देणं हे ठीक आहे एखाद्या पुरुषाला आलिंगन देणं हे ठीक आहे तरी सुद्धा माणसं आलिंगन म्हणजे काही आपली योग्यता असेल चेतन वस्तू असेल काही निदान त्याच्या ठिकाणी अमांगल्य आलं नाही एवढं बघून माणसं आलिंगन देतात कुठेही आलिंगन देत नाही तरी प्रे आलिंग का अंग नसोय आलिंगना प्रेताची एखाद्याला सांगितलं त्या प्रेता आलिंगन दे बघू तर माणसाला <laughs> देवत बो हा ते आत्ता जड बरं का लक्षात ठेवायचं जड त्याला अस्तित्व आहे काहीतरी तरी सुद्धा माणसाला तिथे देवत नाही तर निव्वळ पोकळी त्या अवकाशाला त्या पोकळ्या तुम्ही आलिंगन देणार कसं त्या आकाशाला त्या गगनाला आलिंगन देण्याचा किंवा प्रतिबिंबाच्या चुंबना प्रतिबिंब अतिशय सुंदर दिसलं म्हणून त्याच्या चुंबनाचा जर कोणी प्रयत्न केला त्याबाबत महाराज म्हणतात पुढे काय गगन चुंबनी प्रतिबिंब प्रतिबिंबाच्या चुंबनी एखादा मनुष्य प्रवृत्त झाला व त्यासाठी उठावला मला उतरी तवका महाराज म्हणतात तवका म्हणजे तयारी म्हणून ती तयारी अतिशय मोठ्या प्रमाणाने केली अति आयुष्यपूर्वक अशी तयारी केली कशाची मृगजळाचा पाणी पिण्या मृगजळाचं पाणी पिण्याचा प्रयत्न म्हणा गगनाला हलवून देण्याबाबत म्हणा किंवा प्रतिबिंबाचं चुंबन घेण्यासाठी म्हणा अतिशय मोठ्या प्रयत्नाने अगदी तयारी केल्या जेवढं सामर्थ्य आहे तेवढं सामर्थ्य आणून अगदी आवेशपूर्वक त्याने प्रयत्न केला तो सगळापणे अतिका महाराज म्हणतात तो सगळाचा सगळा प्रयत्न साराचा सारा प्रयत्न ती तयारी ती सगळी सुनाट होते संपूर्ण होते अतिका म्हणजे पूर्ण तयार सुनाट म्हणजे व्यर्थ होते आणि सर्वतोपरी व्यर्थ होते त्याप्रमाणे अविद्यानाशी तर्का तैसे होय त्याप्रमाणे अविद्यानाशासाठी केलेली तर्काची इमारत तर्काची तयारी अगदी जबरदस्त तर्क मांडले म्हणले आता बघूया एवढ्या प्रबल तर्काचं काय होत तर हा प्रबल अविद्येचा विनाश करेलच हा प्रयत्न करणं वा असा तर्क मांडणं त्याची तीच अवस्था होते असं आपण समजा किंवा मृगजलाचे पान करावी गगनात आलिंगन द्यावे अथवा प्रतिबिंबाचे चुंबन घ्यावे अशी मनात आलेली प्रबल इच्छा आणि तीव्र इच्छा एकाला निर्माण झाली एवढ्यापैकी आणि त्या तीव्र इच्छेने आवेशपूर्वक अगदी पूर्ण तयारी केली ती जशी शब्दाची कमी शब्दाची स्थिती होती त्याप्रमाणे शब्दाची व तर्काची स्थिती होते अवस्था होते दयनीय दशा होते असं आपण समजत तो व्यर्थ जातो प्रयत्न अशा प्रकारची अविद्या असूनही तिचा नाश करावा अशी ज्याच्या अशा प्रकारची असूनही म्हणजे नसून त्या अभावरूप आहे अत्यंत अभावरूप असूनही अशी ज्याच्या अंतस्करणात इच्छा होईल त्याचे नऊ ओव्यांनी उपहासपूर्वक खंडन करतात नऊ ओव्यांनी त्याचं खंडन करतात व नऊ ओव्यांच्या मध्ये दिलेले सर्व त्या सर्व दृष्टांत उपहासात्मकच आहेत दिसायला भाषा गोड आहे म्हणून वस्तुस्थितीने त्याचा उपहास करतात